रामकृष्ण गोविंद मी अधर्माचे गुण पाहिले ज्यामुळं कली इतका इतका पसरला आहे की भागवताच्या या अध्यायात कलीची पाच ठिकाणं म्हणून जे सांगितलेलं आहे जे वारंवार प्रवचनात सांगितलं जातं आता त्याला रिलेव्हन्स राहिला नाहीये कली या पाच ठिकाणात नाही कली सर्वत्र आहे आणि सगळ्यात महत्वाचं कली हा माझ्या मनात गेलेला आहे फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्या फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कली माझ्या मनात गेलेला आहे रस्त्यावरून जाताना तुम्हाला पावलो पावली बियर बार दारूचे अड्डे दिसतील बरोबर आहे दारूचा अड्डा आहे म्हणून गेलंच पाहिजे का त्यात आणि हे कोण ठरवणार इथे जी धर्माची ठिकाणं सांगितलेली आहे राहण्याची त्यातलं एक मद आसक्ती निर्दयता अशी ठिकाणं जी सांगितलेली आहेत त्यामध्ये आता मला सांगा मद मी जर दारू प्यालो तर मदमस्त होईन हे माझ्या मनाला माहीत आहे मग मी दारूपासून मी असत्यापासून मी निर्दयते निर्दयतेपासून मी दूर राहायचं म्हणजे कुणी राहायचं दूर मनानी ना मग माझं मन हे जर जिंकलं आहे कलीने तर तुम्ही जोपर्यंत मनावरती नियंत्रण आणत नाही तोपर्यंत कलिवला जिंकू क्षमा कलीला जिंकू शकत नाही आणि त्यामुळं या तीन अध्यायाचा सार मी धर्माप्रमाणे वागलं पाहिजे बस I will I shall I must मला वागलंच पाहिजे माझ्या मनावर मी इतकं बिंबवलं पाहिजे की हे तू समजून घे त्याप्रमाणे वाग ओके आता मग भागवतातच सांगितलेली धर्माची लक्षण धर्माची लक्षण पृथ्वी धर्माला म्हणजे वृषभाला सांगते धर्माची लक्ष स्कंध पहिला अध्याय सोळावा श्लोक पंचवीस ते तीस श्लोक पंचवीस ते तीस धर्माची लक्षण या इथे जी सांगितली ती तुम्हाला मी सांगतो सत्य पवित्रता दया क्षमा त्याग संतोष सरलता शम दम तप समता तितिक्षा उपरती शास्त्रविचार ज्ञान वैराग्य ऐश्वर वीरता तेज बल स्मृती स्वतंत्रता कौशल्य कांती धैर्य कोमलता निर्भीकता विनय शील साहस उत्साह बल सौभाग्य गंभीरता स्थिरता आस्तिकता कीर्ती गौरव आणि निरहंकारिता ही लक्षण धर्माची आहेत या धर्माच्या लक्षणांना मी माझ्या आचरणात आणतो का कारण ही जर मी अंगीकारली नाहीत तर त्याचा अर्थ मी अधर्माप्रमाणे आचरण करतो आणि त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा कली has every right to enter that place every right आणि मग तुम्ही त्याला तू रेंट दिलं नाहीस तू अमुक तुम्ही त्याला घराबाहेर काढू शकत नाही जर तुम्ही ही लक्षणं अंगीकारली नाहीत तर ही कोरून ठेवायला पाहिजेत घरात लिहिली पाहिजेत वारंवार वाचली पाहिजेत त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे आणि आचरण केलं पाहिजे ही इतकी लक्षणं निदान यातली काहीतरी निदान यातली काहीतरी लक्षणं मी निष्ठेने आचरण करण्याचा प्रयत्न करतो का सत्य पवित्रता दया क्षमा त्याग संतोष सरलता शम दम तप समता तितिक्षा उपरती शास्त्रविचार ज्ञान वैराग्य ऐश्वर वीरता तेज बल स्मृती स्वतंत्रता कौशल्य कांती धैर्य कोमलता निर्भीकता विनय शील साहस उत्साह बल सौभाग्य गंभीरता स्थिरता आस्तिकता कीर्ती गौरव आणि निरहंकारिता पृथ्वी ही धर्माला वृषभाला म्हणजे धर्माला सांगते तुझी लक्षण काय ते मी तुला सांगते आणि ही लक्षण मी माझ्या मुलाला समोर बसवून सांगितली नाही मला सांगा किती घराचे विक्रीचे व्यवहार शंभर टक्के चेकनी होतात किती सिग्नल वरती माझी मुलं पैसे न देता चूक केल्यानंतर पैसे देण्याचं आमिष न दाखवता जातात पोलिसांना किती जण अशी आहेत का मी म्हणतो सिनेमा मला माहीत नाही मी आता गेले कित्येक वर्ष वर गेलो नाही त्यामुळे हल्ली ब्लॅक मार्केट चालते की नाही मला माहीत नाही परंतु माझ्या कारकिर्दीत तीस वर्षापूर्वीची गोष्ट का ब्लॅक मार्केटमध्ये मी खरेदी करणार मी आता तिकीट मिळत नाही म्हणून आज सिनेमा बघणार नाही एवढा मनावर नियंत्रित नाही तोप नाही काहीही तप नाही मला एक समजत नाही गीता अवघड आहे म्हणून मी वाटणार नाही मी वाचणार नाही अहो किती किती हे खोट बोलणं आहे काय अवघड आहे हो अहो मी काय जनावर आहे मला न जमायला मी तुम्हाला लिहून देतो तुमचं मन तुमची बुद्धी बीबीसीची जी ध्वनिलहरी प्रसारित करण्याची क्षमता आहे तितक्या क्षमतेचं तुमचं मन आणि बुद्धी आहे परंतु आपण जर त्या बुद्धिमत्तेला आकाशवाणी सांगली केंद्राच्या क्षमतेचं ठरवलं तर बुद्धी त्याच्या पलीकडे जाणारच नाही माझी बुद्धी कितीही तीक्ष्ण असू दे काय आहे गाढव पळून जाऊ नये म्हणून त्याचे दोरीने दोन पाय बांधतात एकदा एका गाढव मालकाकडं चाळीस गाढव होती परंतु दुर्दैवाने त्याच्याकडं एकोणचाळीस दोऱ्या निघाल्या त्याने एकोणचाळीस गाढवांच्या पायांना दोरीने बांधलं आणि चाळीसाव्या गाढवाला दोरीने बांधल्याचं नाटक केलं त्या गाढवाला वाटलं मला खरंच बांधले आणि म्हणून तो कुठूनही जाईना एका जागी स्थिर राहिला तस मी माझ्या बुद्धीला इतकं कूपमंडूक बनवतो मांडूक बनवतो नाहीच माझ्या बुद्धीची क्षमताच नाही असं मीच जर म्हणायला लागलो तर ती बुद्धी कार्यरत कशी होईल का अवघड आहे गीता एवढं तप नाही माझ्यात मी समजून घेणार आहेत लोक समजून सांगणारे परंतु त्यांच्याकडं जर मी काय तो पाचव्या अध्यायातला श्लोक नेहमी मी विसरतो जाऊ दे ठीक आहे मी जर नम्रतेने गेलो त्यांच्याकडं आणि शंका विचारली तर मला मार्गदर्शन करणारे मदत करणारे लोक आहेत पण माझी वृत्तीच नाही गीता भागवत ज्ञानेश्वरी दासबोध गाथा ऐकायची अभ्यास करायची वृत्तीच नाही करणारच नाही मग कलीचा परिणाम नाही होणार तर काय सांगा मी दोन वेळा वाचली हे या दोन अध्यायाचं सार आहे काय करायचे ती पाच स्थानं घेऊन अ पन्नास स्थानावरती कली पसरलेला आहे आणि साम्राज्य करतो आज देवाना लाजवेल देवाना राजा सोडा परीक्षितासारखा देवाना लाजवेल असं सामर्थ्य कलीकडं आहे झाले याला कारण मी आहे कारण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी कारणावर इलाजच करत नाही परिणामावर इलाज करतो मला या एकोणचाळीस धर्माच्या लक्षणांना माझ्या जीवनाच्या आचरणात आणायचं आहे बस कसं आणायचं हा पुढचा भाग परंतु मी निश्चय करतो आपण निश्चय करू की भागवत बाराव्या स्कंधापर्यंत जाईपर्यंत माझ्या अंगात रक्तात मनात बुद्धीत हे गुण जिरले पाहिजेत तर असा जर केवळ निश्चय झाला तर मी भागवताचा अधिकारी होईन ज्यांच्या मनात या धर्माच्या लक्षणाबद्दल आदर नाही विश्वास नाही त्यांनी यापुढची प्रवचन ऐकू नयेत काही उपयोग नाही तो कुंजर शौच होईल म्हणजे काय करायचे आलं कलियुग ना त्याच्यावर इलाज आहे ना मग कशाला घाबरायचं घे नाम बोल असत्य घे नाम बोल असत्य असं का आहे मला धर्माप्रमाणे वागायचं आहे हा निश्चय जर मी केला जवळजवळ हा अध्याय संपलेला आहे स्कंद या स्कंधाचा विषय अधिकारी हा आहे आणि मला भागवताचा अधिकारी राजा परीक्षिताप्रमाणे बनायचा आहे तेव्हा भगवंतांना स्मरून आपण निश्चय करू की मी भागवताच्या बाराव्या स्कंधाचा पर्यंत जाईपर्यंत हे गुण निश्चित अंगीकारणार भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय रामकृष्ण गोविंद